ब्रह्मदेव म्हणजे तो ब्रह्मा वैकुंठ लोकात भगवत दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी गेले तो वैकुंठ लोक कसा आहे एका श्लोकात म्हटलेला आहे भागवत स्कंद दोन अध्याय नऊ श्लोक दहावा तेथे रजोगुण तमोगुण आणि मिश्र असा सत्वगुण पण नाही तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही तेथे इतरांची काय कथा तेथे देवदानवाने पूजलेले भगवंतांचे पार्श्वद राहतात हा वैकुंठ लोक कल्पनातीत आहे कल्पनातीत आहे काय बोलायचं ही आपली परंपरा ही आपली संस्कृती हे आपलं अगाध अगाध अतर्क ज्ञान कशासाठी हे निर्माण झालेलं आहे हो मी जाणायला नको का ते जाणण्यासाठी मी काय तप करतो आता हेच बघा हे काय म्हटलेलं आहे भगवंतानी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि भगवान म्हणतात या सृष्टीचा करता रक्षण करता आणि नाश करणारा मीच आहे या दोन्हीचा मेळ कसा घालायचा एका बाजूला म्हणतात मी सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवाला निर्माण केला उत्पन्न केला इकडे म्हणतात मीच सगळं करतो याच उत्तर याच उत्तर गीता तुम्ही अध्याय चौदावा काढा अध्याय चौदावा आणि श्लोक तिसरा तिथं म्हटलेलं आहे मम निर्महद ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभव सर्व सर्वभूताना ततो भवती भारत या श्लोकाचा अर्थ असा आहे माझी रूप मूळ प्रकृती <clears throat> आता इथ आणखी एक गंमत ब्रह्म म्हणजे माया म्हणजे सृष्टी म्हणजेच प्रकृती लक्षात घ्या वेगवेगळे शब्द आहेत पण त्याचा अर्थ एकच आहे भगवंतानी सुरुवातीला प्रकृती किंवा मायेची निर्मिती केली म्हणजेच ते ब्रह्म त्याची सृष्टीची निर्मिती केली आणि इथं म्हटलेलं आहे माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती सर्व भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो म्हणजे त्या जड आणि चेतनाच्या संयोगाने म्हणजे पुरुष किंवा परमतत्व किंवा भगवान हे झाले चेतन आणि प्रकृती ही झाली जोड जड त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते गीता चौदा अध्याय श्लोक तीन रहस्यमय आहे भगवंतांच्या मार्फत भगवंतांच्या मार्फत नव्हे भगवंत प्रकृती ब्रह्मदेव किंवा सृष्टीच्या माध्यमातून या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती करतात ओके हा एक मध्ये गूढ रहस्याचा भाग तुम्हाला मी सांगितला आता वैकुंठाला भगवंत दर्शनाला गेल्यानंतर तप केल्यानंतर भगवंताने वर माग असं म्हटल्यावर ब्रह्मदेवाने काय मागितलं कस मागितलं ते श्लोक आणि अर्थ आपण बघू तुम्ही पुस्तक उघडा स्कंध दोन अध्याय नऊ आणि श्लोक क्रमांक चोवीस ते एकोणतीस मी आता वेळे अभावी श्लोक वाचत नाही अर्थ वाचतो नीट शांतपणाने वाचतो तुम्ही पण नीट पूर्ण एकाग्रतेने ऐका ब्रह्मदेव म्हणाले भगवन आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणात साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता कुठे आहे तो भगवान प्रत्येकाच्या हृदयात आहेत सतत आहेत प्राण्यांच्या अंतकरणात साक्षी रूपाने विराजमान आहेत असं हजार वेळा तरी वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं असेल पुराणात असू दे गीतेत असू दे भागवतात असू दे उपनिषदात असू दे सगळीकडं भगवान हे अंतकरणात विराजमान आहेत असं म्हटलेलं आहे मग मी देवळात जाऊन काय मागतो मला थोडं तरी काही वाटतं का हो असे भगवन कोण ते भगवन आणि मी त्यांच्याकडं जाऊन काय मागतो विचार करावा थोडा पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे हे नाथ रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा मूळ त्यांचं रूप निर्गुण आहे भगवंतांचं निर्गुण गुणरहित आहेत रूपरहित आहेत त्यांना सत्यम परम धीम ही सुरुवातीला म्हटलेलं आहे असे तुम्ही तुमचं निर्गुण आणि सगुण रूप मला जाणता यावं यासाठी माझ्यावर कृपा करा आपण मायेचे स्वामी आहात मायेचे म्हणजेच माझे म्हणजेच प्रकृतीचे आपण मायेचे स्वामी आहात आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतो त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता हे आपण कसे करता त्याचे मी मर्म जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या भगवंतांच्याकडे मागता सृष्टी निर्मितीसाठी तुम्ही मला माध्यम म्हणून निवडलं आता मी काय करू ते ज्ञान मला द्या पुढं म्हणतात आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करते वेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही कोणतंही मोठं कर्तव्य कर्म करताना मोठं असू दे अगर लहान असू दे अगर काहीही असू दे मी ते कर्म करताना असं म्हणतो का की माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने मी बांधला जाणार नाही अशी भगवंता कृपा करा घर कुणी बांधलो मी बांधलो मुलीचं लग्न कुणी केलं मी केलं माझ्या आई वडिलांना चारी धाम यात्रा मी घडवली केवढा अहंकार केवढा अभिमान हा कर्तेपणाचा भाव जावा म्हणजे मला काहीही कर्मबंधन लागणार नाही असं तुम्ही करा अशी प्रार्थना मी एकदा तरी केली आहे का कधीतरी मी जर माझ्या सद्गुरूंच्याकडे गेलो आणि त्यांना प्रार्थना केली का की महाराज मला चतुश्लोकी भागवत समजून घ्यायचं आहे माझ्यावर कृपा करा मला ते ज्ञान द्या सद्गुरूकडे गेल्यानंतर व्यावहारिक मागणं आणि सद्गुरु म्हणजे देहधारी आहे अशी समजून त्या दृष्टीनं त्याच्याकडं बघणं हे किती निरर्थक आहे त्या तत्वाकडे गेल्यानंतर त्या तत्वाला जाणणं गुरु तत्वाला आणि त्याच्याकडून हे सृष्टीचं उत्पत्तीचं रहस्य एरवी मला समजणार नाही इतकं गूढ आहे इतकं गूढ आहे ते मला समजू दे गुरुदेव माझ्यावरती कृपा करा असं कधीतरी कुणीतरी गुरुंच्याकडे गेल्यानंतर मार्गदर्शन मागतो का आता ब्रह्मदेव शेवटी म्हणतो प्रभो आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेल आणि सावधानतेने पूर्व सृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेल तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये इथं जीवांचे विभाजन करताना असा एक शब्द वापरलेला आहे जीवांचे विभाजन करताना सर्व जीव हा जो महाप्रलय होतो एरवी प्रत्येक प्रलयाच्या वेळी मी प्रकृतीत नीट लक्ष द्या प्रकृतीत लीन होतो पण महाप्रलयाच्या वेळी मी भगवत तत्वात विलीन होतो तो जीव रूपाने माझ सगळं कर्म केलेलं जे संचित आहे ते मी घेऊन भगवत तत्वामध्ये विलीन होतो ब्रह्मदेव त्या सगळ्या जीवांचं जे गाठोड आहे कोट्यावधी कोट्यावधी अब्जावधी लोकांच्या जीवांचं आणि त्यांच्या कर्म जे शिल्लक आहे फळ संचित ते त्याचं जे गाठोड आहे त्याचं ब्रह्मदेव विभाजन करतात म्हणजे थोडक्यात सांगतो की सगळ्या लोकांनी बँकेमध्ये ठेवलेले पैसे त्या त्या माणसाला देण्याचं काम तेवढे तेवढे पैसे तस तुमचा जीव माझा जीव महाप्रलयाच्या वेळेला भगवत तत्वात विलीन होतो तो जीव त्याचं विभाजन करण्याचं काम म्हणजे त्यातला माझा जीव आणि माझं संचित वेगळं काढायचं मला अनुरूप जन्म द्यायचा तुमचा जीव तुमचं संचित वेगळं काढायचं त्याला अनुरूप देह किंवा योनी द्यायची हे जे महाकर्म कठीण काम आहे ते म्हणजेच सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव करतात किती गूढ आहे किती गूढ आहे हे बघा भगवत तत्वात विलीन होण्यासाठी माझा जन्म आहे पण ते केव्हा महाप्रलयाच्या पूर्वी प्रलयाला मी प्रलय तत्वात विलीन होतो प्रकृतीत विलीन होतो पण महाप्रलयाच्या वेळेला म्हणजे ती काय वर्ष असतील कल्पनातीत त्याच्यानंतर प्रत्येक जीव भगवंतात विलीन होतो त्याचं विभाजन एकत्र जीव जे भगवत तत्वात राहतात त्याचं विभाजन करायचं ते काम ब्रह्मदेव करतात यालाच सृष्टी निर्मिती म्हणा तुम्ही आता असा वर मागितल्यानंतर मग भगवान काय म्हणतात ते पुढच्या श्लोकात आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक रहस्य सांगतो सृष्टीची निर्मिती झाली ती कोणत्या क्रमाने झाली कशी झाली त्या सृष्टीचं रूप कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या प्रवचनात तुम्ही एक कागद आणि पेन घेऊन बसा कागद जरा मोठा घ्या आपला जो कुलवृत्तांतामध्ये जसं लिहिलेलं असतं माझे पणजोबा माझे आजोबा माझे वडील मी माझा मुलगा अशी जी सात पिढ्यांची जास्त पिढ्यांची नावं एकाखाली एक दिलेली असतात तशी मी या सृष्टीत कोणकोणती तत्व आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ते एका तुम्ही चार्ट मध्ये लिहून घ्या कागद पेन जवळ घ्या ते सांगण्यापूर्वी या प्रवचनाचा इथे अल्पविराम आपण घेऊ रामकृष्ण गोविंद